I'm going to go to the hospital.

அம்மா अधिकाचा सामा केली लगेची मजेची आहे बापा मजेची आहे नाराजी मास्टर मोहम्मद